ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने व्हा अध्याय बावन्नावा द्वारका गमन बलरामांचा विवाह व श्रीकृष्णाकडे रुक्मिणीचा संदेश घेऊन ब्राह्मणाचे येणे शोक म्हणाला अशा प्रकारे श्रीकृष्णाने इक्ष्वाकुनंदन मुचुकुंदावर कृपा केली नंतर त्याने भगवंतांना प्रदक्षिणा घालून नमस्कार केला आणि तो गुहेच्या बाहेर पडला त्याने बाहेर येऊन पाहिले तर माणसे पशु वेली आणि झाडे पहिल्यापेक्षा पुष्कळच लहान आकाराची झाली आहेत त्यावरून कलियुग आले असे जाणून तो उत्तर दिशेकडे निघून गेला तो तपश्चर्या श्रद्धा धैर्य आणि अनासक्तीने युक्त होता तसेच संशयापासून मुक्त होता आपले चित्त श्रीकृष्णांच्या ठाई ठेवून तो गंधमादन पर्वतावर गेला नर नारायणांचे निवासस्थान असलेल्या बद्रिकाश्रमात जाऊन अतिशय शांत चित्ताने ऊन थंडी इत्यादी दिवस सहन करीत तो तपश्चरेने भगवंताची आराधना करू लागला इकडे भगवान पुन्हा मथुरापुरीला परतली कालयवनाच्या सेनेने अध्यापपर्यंत तिला वेढा दिलेलाच होता आता त्यांनी लेछांच्या सेनेचा संहार केला आणि त्यांचे सर्व धन ते द्वारकेला घेऊन गेले जेव्हा श्रीकृष्णाच्या आज्ञेनुसार माणसावर आणि बैलावर लादून ते धन नेले जाऊ लागले त्यावेळी मगधराज जरासंध पुन्हा तेवीस अक्षोहिणी सेना घेऊन आला परीक्षिता शत्रुसेनेचा प्रचंड वेग पाहून रामकृष्ण मनुष्यासारखी त्यांच्या समोरून वेगाने पळू लागले निर्भय असून सुद्धा जणू काही फार भ्यालो आहोत असे भासवीत ते दोघे सगळे धन तिथेच सोडून पुष्कळ अंतरापर्यंत कमल दलाप्रमाणे कोमल पायानेच पळू लागले महाबली मगधराज ते पळून जात आहेत असे पाहून मोठ्याने हसू लागला आणि आपल्या रथतळाने वेगाने त्यांचा पाठलाग करू लागला कारण ईश्वर स्वरूप त्यांचा प्रभाव व भाव त्याला ज्ञात नव्हता पुष्कळ लांबपर्यंत पळाल्यामुळे ते थकले आणि अतिशय उंच अशा प्रवर्षण पर्वतावर चढले तिथे नेहमीच मेघ पाऊस पाडित असतात परीक्षिता लपून राहिलेल्या त्यांचा ठाव ठिकाणा समजला नाही तेव्हा जरासंधाने इंधनाने भरलेल्या प्रवर्षण पर्वताला चारी बाजूंनी पेटवून दिली तेव्हा दोन भावांनी अतिशय वेगाने त्या चव्वेचाळीस कोस उंच पर्वताच्या जळत्या कड्यावरून एकदम खाली जमिनीवर उडी टाकली राजन जरासंधाला किंवा त्याच्या कोणत्याही सैनिकाला न दिसता ते दोघे यदुश्रेष्ठ तिथून निघून समुद्राने वेढलेल्या आपल्या द्वारकापुरीला परतले जरासंधाला उगीच वाटले की रामकृष्ण जळून गेले आणि मग तो आपली प्रचंड सेना माघारी फिरवून मगध देशाकडे आला हे मी तुला अगोदरच सांगितले आहे की अनर्थ देशाचा राजा श्रीमान रैवत यांनी आपल्या रेवती नावाच्या कन्येचा विवाह ब्रह्मदेवाच्या प्रेरणेने बलरामाशी लावून दिला होता परीक्षिता भगवान श्रीकृष्णाने सुद्धा स्वयंवरासाठी आलेल्या शिशुपालाने त्याचे पक्षपाती असलेल्या शाल्व इत्यादी राजांना मोठ्या शौर्याने हरवून सगळ्यांच्या देखत गरुडाने अमृत हरण केले त्याप्रमाणे विदर्भ देशाच्या राजकुमारी रुक्मिणीचे हरण केले आणि तिच्याशी विवाह केला लक्ष्मीचा अवतार असलेली रुक्मिणी राजा भीष्मकाची कन्या होती परीक्षिताने विचारले मुनिवर्य आम्ही ऐकले आहे की भगवान श्रीकृष्णाने भीष्मक नंदिनी सुंदरी रुक्मिणी देवीशी राक्षस विधीने विवाह केला होता आता मी हे सविस्तर ऐकू इच्छितो की परम तेजस्वी भगवान श्रीकृष्णाने जरासंध शाल्व इत्यादी राजांना जिंकून कोणत्या प्रकारे रुक्मिणीचे हरण केले हे ब्रह्मर्षी कोणता रसिक भक्त पवित्र मधुर पापनाशक व नित्य नवीन वाटणाऱ्या श्रीकृष्ण कथा ऐकून तृप्त होईल शोक म्हणाला महाराज भीष्मक विदर्भ देशाचा अधिपती होता त्याला पाच पुत्र आणि एक सुंदर अशी कन्या होती थोरल्या पुत्राचे नाव रुक्मी होते आणि धाकट्याची नावे क्रमशः रुक्मरथ रुक्मबाहू रुक्मकेश आणि रुक्ममाली अशी होती सुशील रुक्मिणी यांची बहीण होती रुक्मिणीने राजवाड्यात येणाऱ्या अतिथींच्या तोंडून भगवान श्रीकृष्णाचे सौंदर्य पराक्रम गुण आणि वैभवाबद्दल प्रशंसा ऐकली तेव्हा तिने निश्चय केला की भगवान श्रीकृष्णच आपल्याला अनुरूप असे पती आहेत श्रीकृष्णाने सुद्धा बुद्धी लक्ष्मी उदारता सौंदर्य शील आणि इतरही गुणांमध्ये अद्वितीय अशीच रुक्मिणी आहे हे जाणून स्वतःला अनुरूप अशा तिच्याशी विवाह करण्याचा निश्चय केला आपल्या बहिणीचा विवाह श्रीकृष्णाशीच व्हावा असेच रुक्मिणीच्या बांधवांना सुद्धा वाटत होते परंतु रुक्मिणी श्रीकृष्णाचा द्वेष करीत असे त्याने त्यांना विरोध करून शिशुपाल हाच आपल्या बहिणीसाठी योग्य वर ठरवला सुंदर रुक्मिणीला जेव्हा हे समजले तेव्हा ती अतिशय उदास झाली विचारांती तिने एका विश्वासपात्र ब्राह्मणाला श्रीकृष्णाकडे ताबडतोब पाठवले जेव्हा तो ब्राह्मण द्वारकापुरीत पोहोचला तेव्हा द्वारपाल त्याला राजमालात घेऊन गेले तिथे त्यांनी आदिपुरुष भगवान श्रीकृष्ण सोन्याच्या सिंहासनावर विराजमान आहेत असे पाहिले त्याला पाहताच भगवान श्रीकृष्ण आपल्या आसनावरून खाली उतरली आणि त्याला आसनावर बसून त्याची विचारपूस केली ब्राह्मणाचे भोजन व विश्रांती झाल्यानंतर संतांचे आश्रयस्थान असणारे भगवान त्याच्या जवळ गेले आणि आपल्या हाताने त्याचे पाय चेपीत अत्यंत शांतपणे विचारू लागले श्रीकृष्ण म्हणाले हे ब्राह्मणा आपले चित्त नेहमी संतुष्ट असते ना आपल्या पूर्वजापासून चालत आलेल्या धर्माचे पालन करण्यात आपल्याला काही अडचण तर येत नाही ना जे काही मिळेल त्यातच जर ब्राह्मण संतुष्ट राहिला आणि आपल्या धर्मापासून तो जर च्युत झाला नाही तर तो संतोषच त्याच्या सर्व कामना पूर्ण करतो असंतुष्ट मनुष्य देवांचा राजा झाला तरी त्याला सुखासाठी एका लोकातून दुसऱ्या लोकात वारंवार भटकावे लागेल परंतु संतुष्ट मनुष्य काहीही नसले तरी सर्व प्रकारच्या तापापासून मुक्त होऊन सुखाने झोप घेऊ शकतो सहजपणे प्राप्त झालेल्या वस्तूमुळे जे संतुष्ट असतात ज्यांचा स्वभाव संतासारखा असतो आणि जे सर्व प्राण्यांचे परमहितैषी असतात जे अहंकार रहित व शांत असतात त्या ब्राह्मणांना आम्ही सदैव नमस्कार करतो हे ब्राह्मण राजाकडून आपल्याला सर्व प्रकारचे सुख मिळते का ज्याच्या राज्यामध्ये प्रजेचे चांगल्या तऱ्हेने पालन होते आणि ती आनंदाने राहते तो राजा मला प्रिय असतो हे ब्राह्मण आपण कुठून कोणत्या हेतूने आणि कोणती इच्छा मनात धरून एवढा अवघड मार्ग आक्रमण करून या ठिकाणी आला आहात जर काही विशेष गुपित नसेल तर आम्हाला सांग आम्ही आपले कोणते काम करावे लिलेनच मनुष्यरूप धारण करणाऱ्या भगवान श्रीकृष्णाने जेव्हा ब्राह्मणाला असे विचारले तेव्हा त्याने त्यांना रुक्मिणीच्या विवाहाविषयी सांगितले त्याने भगवंतांना रुक्मिणीने दिलेले सात श्लोकी पत्र दिले नंतर श्रीकृष्णाच्या आज्ञेवरून तो ते वाचू लागला रुक्मिणीने म्हटले होते हे त्रिभुवन सुंदरा ऐकणाऱ्याच्या कानामार्फत आपले गुण ज्याच्या हृदयात प्रवेश करतात त्याचा त्रिविध ताप दूर करतात तसेच जे आपले रूप डोळे असणाऱ्या जीवांच्या डोळ्यांना सर्व पुरुषार्थ प्राप्त करून देते असे आपले गुण सौंदर्य वर्णन ऐकून हे अच्युता संकोच सोडून माझ्या चित्ताने आपल्या ठिकाणी प्रवेश केला आहे हे मुकुंदा पुरुषोत्तमा कुलशील स्वभाव सौंदर्य विद्या वय द्रव्य अशा कोणत्याही बाबतीत अद्वितीय असलेल्या व सर्वांचे मन मोहविणाऱ्या आपल्याला कोणती कुलवती आणि धैर्यशील अशी श्रेष्ठ कन्या विवाहकाली पती म्हणून वरणार नाही म्हणून हे प्रभू मी आपल्याला पती म्हणून वरले आहे मी माझे सर्वस्व आपल्याला अर्पण केले आहे आपण येथे येऊन माझा पत्नी म्हणून स्वीकार करा हे कमल नाही ना आपल्यासारख्या वीराचा हा भाग सिंहाचा वाटा कोल्ह्याने न्यावा तसा शिशुपालाने येऊन पळवू नये मी जर यापूर्वी जन्म जन्मांतरी पूर्त इष्ट दान नियम व्रते करून तसेच देव आणि गुरु इत्यादींच्या पूजेने भगवान परमेश्वराची पूर्णपणे आराधना केली असेल तर भगवान श्रीकृष्णाने येऊन माझे पाणीग्रहण करावे शिशुपालादी इतरांनी नव्हे हे अजिता विवाहाच्या आदल्या दिवशी आपण आमच्या राजधानीमध्ये गुप्त रूपाने या आणि नंतर सेनापतीसह शिशुपाल व जरासंधाची सेना बळाने ध्वस्त करून टाका आणि आपल्या शौर्याचे मोल देऊन राक्षस विधीने माझे पाणीग्रहण करा आपण जर असा विचार करीत असाल की अंतपुरात असणाऱ्या माझ्याशी बंधूंना न मारता विवाह कसा करावा तर मी आपणास एक उपाय सांगते विवाहाच्या आदल्या दिवशी कुलदेवतेचे दर्शन करण्यासाठी एक मोठी मिरवणूक निघते त्यामधून नववधूला नगराबाहेरच्या गिरिजा देवीच्या मंदिरात जावे लागते हे कमलनैना शंकरासारखे मोठमोठे देवसुद्धा आत्मशुद्धीसाठी आपल्या चरणकमलांच्या धुळीने स्नान करू इच्छितात मी जर आपला तो प्रसाद प्राप्त करू शकले नाही तर व्रते करून शरीराला क्रोश करून प्राणत्याग करीन मग आपल्या कृपेसाठी शेकडो जन्म घ्यावे लागले तरी चालतील ब्राह्मण म्हणाला हे यदुश्रेष्ठा रुक्मिणीचा हा अत्यंत गुप्त असा संदेश मी आपल्याकडे आणला आहे यासंबंधी जे काही करायचे असेल त्याबद्दल विचार करून ताबडतोब त्यानुसार करा या ठिकाणी बावन्नवा अध्याय समाप्त झाला भगवान श्रीकृष्णार्पण वस्तू